स्वामिनी पंढरीनाथास पंढरपुरास वारकऱ्यांच्या बरोबर पत्र पाठवले ते अभंग छत्तीस हो ना मुखी ऐशी ऐके न मी मातू चाल तुझ पंढरीनाथ बोलावी तू मग मी न धरी आस मागील भाटू वेगी धरीन वाट माहिराची नी लाजरी चित्त करे तळमळू केधवा देखती मुळू आली डोळे तुका काही भाग्याची उजरी होईल पंढरी देखावया देवा मी कुणाच्या तोंडाने अशी काही शुभ वार्ता ऐकेन की चल तुला आज पंढरीला बोलावले आहे मग मी संसाराची काही सुद्धा आशा ठेवणार नाही आणि नंतर होणाऱ्या अपकिर्तीची सुद्धा मला परवा नाही लवकरात लवकर मी पंढरपूरची वाट धरेन माझ्या चित्ताला लाज कशी ती राहिली नाही देवाला पाहण्यासाठी माझे चित्त सारखे तळमळत आहे माहेराहून मूळ आलेले केव्हा मी डोळ्याने पाहिन असे मला झाले आहे तुकाराम महाराज म्हणतात पंढरपूर दृष्टीस पडेल अशा भाग्याचा उदय कधी होणार आहे काही कळत नाही का माझा विसर पडिला माय बापा सांडिले कृपा कोण्या गुणी कैसा कंठुनिया राहो संसार काय एक धीर देव मना नाही निरूपाची पावली वारता न करावी ते चिंता ऐसे काही तुका म्हणीक वेचूनी वचन नाही समाधान केले माझे हे बापा माझा तुम्हाला विसर पडला आहे का कोणत्या कारणाने माझ्यावर तुम्ही कृपा करण्याचे चाळीत आहात त्यामुळेच मी या दुःखमयी संसारामध्ये कसे काही आयुष्य कंटू आणि या उतावी मनाला मी कसा धीर देऊ तू काही चिंता करू नकोस मी तुला लवकर दर्शन देईन अशी कोणतीही निरोपाची वार्ता मला पर्यंत आली नाही तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही माझ्यासाठी एक शब्द खर्च करून सुद्धा माझे समाधान केले नाही काही माझे कळू आले गुण दोष उनी उदास धरिली ऐसे नाही तरी येथे न घडी अनुचितो नाही ऐशी रितो तया घरी कळावे ते मना पुल्यासवे ठाईचे हे घ्यावे विचारुणी तू का म्हणी मजू अवेरिले देवे माझी या कर्तव्ये बुद्धीची या देवाला माझे काही गुणदोष कळून आले की काय आणि म्हणून तू माझी उपेक्षा करीत आहे असे वाटते नाहीतर त्याच्याकडून असे अनुचित कधी घडले नसते कारण भक्तांची उपेक्षा करणे हे देवाच्या घरची रीत नाही माझ्यामध्ये कोणते दोष आहेत हे जर मला समजले तर त्याचा मुळातच नाश करण्यासाठी मी काहीतरी विचार करेन तुकाराम महाराज म्हणतात बहुतेक माझ्या बुद्धीचे विचार चांगले नसावेत म्हणूनच देवाने माझा अवेर केला असावा नवे धीर काही पाठवू निरूप आला तरी कोप येऊ सुखे कोपून या तरी देईल उत्तरू जैसे तैसे पर फिरावणी नाही तया करी काय एक पोरू मज तो माहेर अनिक नाही तू का म्हणी असे तया मध्ये हितू आपण वांतो असो नये मी तरी काय करू मला धीरच धरवत नाही मला दम निघत नाही देवाकडे पुन्हा एकदा मी निरोप पाठवू की काय कदाचित या निरोपाच्या किरकिरीमुळे देवाला जर राग आला तर खुशाल येऊ दे तो रागाहून का होईना पण निरोपाचे काहीतरी उत्तर देईलच मग ते उत्तर जसे येईल तसे येईल निरोप जर प्रतिकूल आला तर पुन्हा परत निरोप पाठवता येईल एरवी विचार केला तर देव कोणाकोणाचे निरोप ऐकेल आणि कोणाकोणाला उत्तर देईल कारण त्याला काय एक पोर आहे परंतु मला मात्र देवाशिवाय दुसरे मायबाप नाहीत याला मी तरी काय करू तुकाराम महाराज म्हणतात आपण गप्प बसू नये निरोपावर निरोप पाठवण्याचा प्रयत्न चालू ठेवावा यातच आपले कल्याण आहे आता पाहू पंथू माहिराची वाटू कामाचा बो भाटू पडू सुखी काय करू आता न गमेसे झाली बहुत सोशले बहु दिसू घर लागे पाठी चित्ता उभे वारी आपले ते झुरे पाहवया तू का म्हणे जीव गेला तरी जाऊ धरिला तो देव भावसिद्धी आता मी माझ्या माहेरच्या वाटेची प्रतीक्षा करीतच राहीन मग घरामधील कामाचा बोभाटा झाला तरी खुशाल होऊ मी तरी काय करू मला करमेनास झाला आहे आणि मी फार दिवस आतापर्यंत खूप कष्ट सोसले आहेत माझ्या पाठीशी घर लागल्यामुळे माझ्या चित्तास उभे वारे सुटले आहे प्रिय अशा आई वडिलांचे रूप पाहण्यासाठी माझे चित्त आता झुरू लागले आहे तुकाराम महाराज म्हणतात माझा जीव गेला तरी जाऊ देवाचा मी आश्रय शुद्ध भावनेने धरलेला आहे तो कदापि सोडणार नाही विनविजी ऐसे भाग्य नाही देवा पायाशी केशवा सलगी केली धीटपणी पत्रू लिहिले आवडी पारणेने थोडी मती माझी जेथे देवा तुझा न कळेची पारू तेथे मी पामरू काय वानू जैसे तैसे माझे भूल अंगीकारी बोबड्या उत्तरी गौरवितू तू का म्हणे विटी वरी जी पाऊली तेथे म्या ठेविले मस्तक हे देवा तुम्हाला मी जाणून विनंती करावी असे माझे भाग्य नाही मात्र आपल्या पायाशी मी विनंती करून सलगी वाढवित आहे दिटाई आणि आवड मनामध्ये धरून मी तुम्हाला पत्र लिहित आहे माझ्या या अल्पबुद्धीत तुमचे सामर्थ्य जाणवत नाही ज्या ठिकाणी तुमच्या स्वरूपाचा अंत लागत नाही तेथे मी पामर तुमचे कसे काय वर्णन करू शकणार जेव्हा माझे हे वेळेवाकडे उत्तर कसेही असले तरी त्याचा तुम्ही स्वीकार करा कारण मी या माझ्या बोबड्या बोलण्याने आपले गौरवच करीत आहे तुकाराम महाराज म्हणतात या देवाची पावले विटेवर उभे आहेत आणि त्यावर मी हे माझे मस्तक ठेवलेले आहे देवांची या देवा गोपिकांच्या पती उदार हे ख्याती त्रिभुवनी पातकांच्या राशी नाशितोषी नामे जळतील कर्मे महादोषू सर्व सुखी तुझ्या ओळंगती पायी वृद्धी सिद्धी ठाई मुक्तिचारी इंद्राशी दुर्लभ जे ते पद गेते गाता छंद वाहता टाळी तू का म्हणे जडू जीव शक्तीहीनू त्यांचे तू जीवन पांडुरंगा हे देवाच्या देवा गोपिकांच्या कांता तुझी उदार म्हणून या त्रलोक्यामध्ये ख्याती आहे तू आपल्या नामाने पातकांच्या सर्व राशी नष्ट करतोस त्रिविध कर्म आणि महापातके जाळून खाक करतोस या जगामधील सर्व सुखे वृद्धी सिद्धी आणि चारी मुक्ती तुझ्या पायाजवळ येऊन सेवा करतात इंद्राधिकांना जे पद दुर्लभ आहे ते नामगीत गायले असताना आनंदाने टाळ्या वाजवल्या असताना सहजपणे प्राप्त होते तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा ज्यांना योग या करण्याची शक्ती नाही अशा जड जीवांचे तू जीवन आहेस काय झाले नेनू माझी या कपाळा न जे डोळा मुळ येता बहु दिस पाहि वचनांची वासू धरिले उदासू पांडुरंगा नाही निरूपाचे पावले उत्तरू ऐसे तो निष्ठुरू न पाहिजे पडिला विसरू किंवा काही धंदा या हुनी गोविंदा सांग तुका म्हणी आली वेचाचे साकडे देणे घेणे पुढे तोही धाकू अरे माझ्या नशिबाला काय झाले आहे कळत नाही पंढरीहून मूळ येताना डोळ्याने पाहण्याचे माझ्या नशिबी दिसत नाही पुष्कळ दिवसांपासून देवाकडून उत्तर येण्याची मी वाट पाहत आहे पण काय करू पांडुरंगाने माझ्याविषयी अजूनही उपेक्षा धरली आहे आतापर्यंत मी कितीतरी निरोप पाठवले तरी त्याचे उत्तर येत नाही यावरून पांडुरंगासारखा निष्ठूर कोणी दिसत नाही माझा त्याला विसर पडला आहे का यापेक्षा जरुरीचे काम त्याला काही लागले आहे तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगाला नुसते निरोपाचे उत्तर देण्याचे जर एवढे संकट वाटते तर देणे घेणे ही पुढचीच गोष्ट आहे त्याचा त्याला अवश्य धाक वाटत असणार एवढा संकोच तरी का व्यालासी आम्ही कोणापाशी तोंड वासू कोण हो मज पुसे शिनले भागले जरी मोकलिले तुम्ही देवा कवनाची वास पाहो कोणीकडे कोण हो मज ओढे जीवलगू कोण हो जाणे माझे जीवेचे साकडे उगविल कोडे संकटाचे तुका म्हणी तुम्ही देखील निश्चिंती काय माझे चित्ते पांडुरंगा माझ्या निरोपाचं उत्तर देण्यास तुम्हाला जर एवढा संकोच वाटत आहे तर मग आम्हाला तुम्ही जन्माला का घातलीत आणि आम्ही आता कुणाजवळ तोंड पसरावे तुम्ही जर आम्हाला सोडून दिलेत तर मग मी शिनलो आणि भागलो याची विचारपूस कोण करेल मी कुणाकडे आणि कोणाची वाट पाहू कोण असा माझा जिवलग आहे की जो मला जवळ ओढून माझे अंग कुरवाळी माझ्या जीवाची तळमळ कोण जाणील आणि या संकटाच्या कोंडीतून मला कोण बरे सोडविल तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तुम्ही माझी उपेक्षा करण्यात समाधान मानले पण माझ्या चित्तात समाधान नाही आहे ते डोळे भेटी न धरी संकोचू न घाली काही वेच तुझ वरी तुझ बुडवावी ऐसा कोण धर्म अहर्निशी नाम घेता थोडी फार थोडी काही करुणी पातळू त्याज मध्ये काळ कडे लावू आहे माझी तेची सारी न शिदोरी भार तुझ वरी नेरी माझा तू का म्हणिया माली कुरांची जाती भेटावया कंते वाटत असे अरे देवा मला तुझे रूप एकदा तरी माझ्या डोळ्यांनी पाहू दे याविषयी तू मनामध्ये संकोच आणू नकोस दर्शन देण्यापेक्षा अधिक काही खर्चाचा मी तुझ्यावर भार घालणार नाही तुला खर्चामध्ये घालून बुडवावे असा आमचा धर्म आहे का रात्रंदिवस आम्ही तुझे नाम घेतो ही तुझी थोडी कृपा आहे काय देवा एकदा जरी तुझे दर्शन झाले तरी सुद्धा थोडेफार नामसंकीर्तनाचे भाकरीचे तुकडे आणि त्यात तुझ्या दर्शन सुखाचे वारंवार होणारे स्मरण हेच पातळ कालवर मिळवून कसे तरी खाऊन त्यातच आयुष्याचे दिवस मी कडेला लावीन माझी प्रारब्ध कर्माची शिदोरी जशी आहे तशी भोगून सारीन त्या प्रारब्ध भोगाच्या निवारणाचा मी तुझ्यावर भार कदाचित घालणार नाही तुकाराम महाराज म्हणतात हे देवा आम्हा लेकरांची जातच अशी आहे की आईबापांची भेट केव्हा एकदा होईल अशी त्यांना काळजी वाटत राहते क्षीण हरे तेथींच्या निरूपे देखील या रूप उरी नुरे इंद्रियांची धावू होईल तू पावेल हे चित्तो समाधानू माहिर आईशी लौकिकी कळावी निढळ बरवे शोभानिधी आस नाही परी उरी बरी वाटी आपले ते भेटे आपणाशी तू का म्हणे माझी अवीट आवडी खंडना तातडी होऊ नेदी देवा तुझ्याकडून एखादा साधा निरोप जरी मला आला तरी सुद्धा माझा सर्व भाग हरून जाणार आहे आणि तुझे जर दर्शन झाले तर मग माझी कोणतीच आशा शिल्लक राहणार नाही इंद्रियांची धाव कुंठित होईल आणि चित्ताला समाधान वाटेल हे पांडुरंगा मला माहेर आहे आईबाप आहेत मी अगदीच पोरका नाही असे लोकांमध्ये कळण्यासाठी तरी निदान मला निरोप पाठव नाहीतर माझे अदृष्ट चांगल्या प्रकारे शोभणार नाही देवा मला दुसरी कोणतीच आशा नाही परंतु आपले आई बाप आपल्याला भेटावेत एवढी आशा राहणे बरे वाटते तुकाराम महाराज म्हणतात देवा माझी तुमच्या संबंधी जी आवड आहे ती अवित आहे या आवडीचा नाश एकदम होऊ देऊ नकोस धरी तू वासना परी नये फळू प्राप्ती जातो काळो नाही आला तळमळी चित्त घातले खापरी फुट तसे परी लाहीची आव प्रकार ते काही नावडते जीवा नाही पुढे ठावा काळू हाती जातो तळा येतो मागू तालावरी ओळशाचे फेरी सापडलो तू का म्हणे बहू करी तो विचारू उतरे डोंगरो एक चढे देवा तुमच्या भेटीची मी इच्छा धरतो पण अजून काही फळ मिळत नाही तुझ्या प्राप्तीची वेळ अजून आलेली दिसत नाही खापरामध्ये भासताना जशी लाही फुटते तसे माझे चित्त तुझ्यासाठी तळमळते आहे तुझ्या भेटीशिवाय इतर कोणतेही प्रकार माझ्या मनाला आवडत नाहीत अजून तुझी भेट झाली नाही आता पुढे काय होईल त्या काळाच्याच हाती आहे पाण्याच्या भोऱ्यामध्ये एक प्राणी तळाशी जातो आणि दुसरा वर येतो तशा प्रकारे मी या संकटामध्ये सापडला आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा अनेक विचारांच्या डोंगरावर मी चढतो आणि उतरतो हा एक माझ्या मनाचा छंदच जडून गेला आहे का माझे पंढरी न देखते डोळे काय हे न कळे पापयाचे पाय पंथे काही न चलते वाटू कोण हे अदृष्ट कर्मफळे काही पायावरी न पडे मस्तको क्षेम का हस्तको न पवते काया इंद्रियांची न पुरे वासना पवित्र होईना जिव्हा कीर्ती तुका म्हणी काही जाऊनी मोटळे पडे नहा डोळे महाद्वारी हे माझे डोळे का बरे पंढरी पाहत नाहीत या डोळ्यांचे काय असे पाप आहे काही कळत नाही माझे पाय पंढरीची वाट का बरे चालत नाहीत त्यांचे अदृष्ट कर्म असे काय बलबत्तर आहे काही समजत नाही माझे हे मस्तक त्या भगवंताच्या पायावर का बरे पडत नाही हे हात हरीला आलिंगन का बरे देत नाहीत माझ्या इंद्रियांची इच्छा का बरे पूर्ण होत नाही माझी जीभ हरीची कीर्ती वर्णन करून का बरे पवित्र होत नाही तुकाराम महाराज म्हणतात हे देहाचे मुटकुळे केव्हा पंढरीला जाऊन पडेल आणि केव्हा महादारामध्ये लोळेल असे मला झाले आहे काय पुरे झाले फारू किंवा नसाहे साहे कर करू म्हणून केली सांडी घास घेऊन लाही तोंडी करू कलागते तुझ भांडणे भुवते तू का म्हणे टाचे घरी झालेसे वरोचे देवा तुम्हाला माझ्यासारखी पोरे फार झाली काय किंवा अधिक पोरे झाली म्हणून आमच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता किंवा त्या पोरांची करकर तुम्हाला सहन होत नाही तुम्ही जेवत असताना आम्ही सर्व पोरे तुम्हाला तोंडात घास घेऊ देत नाही सारखा त्रास देतो म्हणून का तुम्ही आमचा त्याग केला तुमच्या भोवती आम्ही जमून तुमच्याशी भांडतो एकमेकांच्या कुचेष्टा करतो आणि तंटेपखेडे करतो कलागती करतो याचा का तुम्हाला कंटाळा आला तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमच्या घरी अन्नाचा दुष्काळ पडला म्हणूनच आम्हाला तुम्ही नको असे म्हणताय की काय काही चिंते विनो नाही उपजतो शिनो तरी हा पडिला विसरू माझा तुम्हा झाला भारू आली काही तुटी गेली सुटून या गाठी तुका म्हणी घरी बहु बैसले ऋण करी देवा मनामध्ये काहीतरी चिंता असल्याशिवाय मनामध्ये चिंता निर्माण झाल्याशिवाय काही त्रास निर्माण होत नाही माझा भार तुम्हाला काही जड झाला का फार झाला का या चिंतेमुळेच तुम्हाला माझा विसर पडला की काय देवा तुमच्या संचयामध्ये काही तूट आल्यामुळे आणि जवळचा साठा संपल्यामुळे तुम्ही माझ्याकडे लक्ष देत नाहीत काय तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या दारामध्ये पुष्कळ रिन करी बसले असावेत म्हणूनच तुम्हाला माझा विसर झाला असावा निरुपाशी वेचे काय बोलता फुकाचे परी हे निघवेची येशू भेवो नको सुखी आसू सुख समाधाने कोण पाहे देणे घेणे न लगे निरोपासी बोलू तुका म्हणे वेचे बोलू देवा तुम्ही कुणाबरोबर एखाद्या बरोबर तर जरी निरोप पाठवला असता तरी तुमचे काय बरे खर्च झाले असते फुकटच्या शब्दामुळे तुला काय खर्च येतो का पण हे यश काही तुमच्याच्याने नीटपणे घेवत नाही देवा तू भिवू नकोस तू आता तिथंच सुखामध्ये राहा जो स्वतःच्या सुखामध्ये गुंग होऊन जातो तो दुसऱ्याचे देणे घेणे विसरून जातो तुकाराम महाराज म्हणतात जेव्हा निरोपाचे शब्द पाठवण्यास तुम्हाला काही खर्च येत नाही तेव्हा एवढे शब्द तरी खर्च करा ना जोडीच्या हव्यासे लागे धनांचे पिसे मग आणि दुसरे लोभ्या नावडते पोरे पाही रुक्याकडे मग अवघे ओस पडे तू का म्हणे देवा तुला बहुतची हेवा कृपण कंजूस लोभी माणसाला धनाच्या प्राप्तीच्या हव्यासामुळे तेच एक वेळ सातत्याने लागून राहिलेले असते त्या लोभी माणसाला द्रव्याशिवाय दुसरे काही अगदी स्वतःची पोरे सुद्धा आवडत नाहीत तो नेहमी केवळ धनाकडेच पाहतो आणि त्यामुळे त्याला सर्व व्यर्थ वाटत राहते तुकाराम महाराज म्हणतात जेव्हा याप्रमाणेच तुला सुद्धा फार हाऊस उठलेली दिसते पुष्कळांचा लोभ तुला असल्यामुळे मला तू जवळ करीत नाहीस मविले मविते नेनो राशी पडल्या किती परी तू धालाची न धाशी आले उभा उभी घेसी अवघ्या घा काळू वाटा वाती सकळू तुका म्हणे नाही हारा नको तुझ काही देवा कितीदाही मोजा तरी ज्या मोजवायच्या पुन्हा शिल्लक राहतात अशा धनाच्या राशी तुझ्या पुढे कितीतरी पडल्या असतील इतका तू तृप्त असून सुद्धा अतृप्त असल्यासारखा वागतोस आणि जे पुढे आले आहे त्याचा उभा उभीच स्वीकार करतोस तुझ्या दर्शनासाठी सर्व काळ सर्व वाटा सारख्या वाहत असतात इतकी तुझ्याजवळ लोकांची गर्दी आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा इतके धन इतके लोक अनुकूल असून सुद्धा तुला समाधान मात्र कसे काय नाही रे न बैसशी खाली सम उभाचू पाऊली ऐशी झाली बहुत दिसू झाली युगे अठ्ठावीसू नाही भाग शिणू अराणुको एक क्षणो तुका म्हणे किती माते केली देती घेते देवा कितीतरी दिवसापासून तू खालीच बसला नाही विटेवर समान पावले ठेवून उभाच आहेस तुला विटेवर उभा राहिल्यापासून अठ्ठावीस युगे होऊन गेली अर्थात पुष्कळ काळ लोटला पण तुला उभे राहण्याचे कष्ट होत नाहीत आणि तू एका क्षणाचीही विश्रांती सुद्धा घेत नाहीस तुकाराम महाराज म्हणतात देवा तू भक्तांपासून किती घेतोस कितीदा घेतोस आणि किती भक्तांना किती आणि कितीदा देतोस ही देणे घेण्याची वाते तुझ्याजवळ किती आणि कशा आहेत ते आम्हाला कळत नाही जोडी कोणासाठी एवढी करी तोशी आटी जरी हे आम्हा नाही सुख रडो पोरे पोटी भुकू करुणी जतनो कोण देशलो हे धनु आमुची तळमळे तुझे होईल वाटोळे घेशील हा शापू माझा हो निया बापू का म्हणी उरी आता न ठेवी यावरी देवा तू एवढे कष्ट का घेतोस आणि एवढे धन कोणासाठी मिळवून ठेवतोस हे मला कळत नाही तुझ्या धनापासून आम्हाला जर सुख नाही आणि आम्ही पोरे जर पोटात भूक लागल्यामुळे सारखी रडत आहोत तर मग त्या धनाचा उपयोग तरी काय या धनाचे रक्षण करून शेवटी कोणाला देणार आहेस आमच्या तळमळीने तुझे वाटोळे होऊन जाईल हे लक्षात ठेवू तू आमचा बाप असूनही आमचा शाप घेशील तर तुझे चांगले होणार नाही तुकाराम महाराज म्हणतात आता यापुढे तरी तू आपल्याजवळ धन शिल्लक ठेवू नकोस सर्व आम्हाला देऊन टाक किंवा आता तुला काही बोलायचे शिल्लक ठेवणार नाही सर्व काही मी बोलून घेईन करुणी चहाडी अवघी बुडविन जोडी जरी तू उनी उदासू माझी बुड विसी आसू येथे न करी कामू मुखेने घे तुझे नामू तू का म्हणे कुळू तुझे बुडविन समूळ देवा या जगामध्ये तुझी निंदा नालस्ती करून तू मिळवलेली कीर्ती आणि धन पूर्णपणे बुडवून टाकीन जर तू माझी उपेक्षा करून माझ्या आशा आकांक्षा धुळीला मिळवत आहेस तर तुझेही मी चांगले करणार नाही तुझे यापुढे कोणतेही मी काम ऐकणार नाही आणि करणार नाही या तोंडाने तुझे नाम सुद्धा घेणार नाही तुकाराम महाराज म्हणतात तुझा भक्तांना काहीच उपयोग नाही असे सांगून तुझे कुळच मी समूळपणे बुडवून टाकीन समर्थाची पोटी आम्ही जन्मलो करंटी ऐशी झाली जगी कीर्ती तुझ्या नामाची फजिती येथे नाही खाया न एकोणी मूळ न्याया तुका म्हणे जिनी आता खोटे जीवपणे अरे तुझ्यासारख्या समर्थांच्या घरामध्ये श्रीमंतांच्या पोटी मी जन्माला आलो आणि आम्ही दुर्दैव पोरे झालो अशी तुझी सर्वत्र या जगामध्ये अपकीर्ती होईल आणि तुझ्या नावलौकिकाची फजिती होईल देवाच्या घरी खाण्याला नाही म्हणून पोरांना आपल्या घरी नेण्यासाठी कोणाला मूळ पाठवित नाही असे लोक म्हणतील तुकाराम महाराज म्हणतात आता जीवपणात घेऊन आमचे जगणे व्यर्थ आहे पुढे तरी चित्ता काय येईल ते आता मज सांगून या धाडी वाट पाहतो बराडी कंठी धरिला प्राणू पायापाशी आले म्हणू तुका म्हणी चिंता बहु वाट तशी आता देवा आता यापुढे तुमच्या मनात काय येईल मला माहीत नाही या पंढरपूरला ये असा मला आता तरी वारकऱ्यांच्या हाती निरोप सांगून पाठवा मी आशाळभूत होऊन तुमच्या निरोपाची वाट पाहत आहे प्राण कंठात धरला आहे माझे मन तुमच्या पायाजवळ यापूर्वीच आलेले आहे तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही माझी अशीच सर्व जर उपेक्षा केली तर माझे कसे होईल अशी मला आता फार काळजी लागली आहे कैसा मज कोठे बुद्धी माझी स्थिर जे या मनाशी आवरू हात पोटी वाव धरू कैची शुद्ध मते भांडवल ऐशी हाती तू का म्हणी अंगा कोण दशा आली सांगा देवा मला आता धीर कुठून आला माझी बुद्धी कुठे स्थिर आहे आत पोटामध्ये धरून या माझ्या मनाला आवरावे तर ते सुद्धा चंचल असल्यामुळे सर्व काही व्यर्थ होत आहे माझी वासना शुद्ध आहे का हे असे क्षुद्र भांडवल देवा माझ्या हाती असल्यामुळे तू मला कसा भेटणार तुकाराम महाराज म्हणतात यामुळेच माझ्या अंगाशी कसा फजितीचा प्रसंग आला आहे हे तुम्हीच सांगा समर्पकवानी नाही ऐकी जेसिकानी हाता भावी करुणी साचा पाया पडिलो विठोबाच न कळी उचितू करू समाधान चित्तू तुका म्हणे विनंती विनविले धरा चित्ती देवा कानाने नीटपणे ऐकावे अशा प्रकारची माझी वाणी नाही मी आता भाव धरून खरोखरच विठोबाच्या पाया पडत आहे ज्यामुळे माझ्या चित्ताला समाधान प्राप्त होईल असे काही योग्य ते कसे करावे हे मला समजत नाही तुकाराम महाराज म्हणतात मी पत्राने तुम्हाला जी विनंती केली आहे ती तुम्ही आपल्या चित्तामध्ये धारण करावी येती वारकरी वाट पाहतो तोवरी घालून या दंडवतो उशीन निरोपाची मातू पत्र हाती दिली जया जेथे पाठविली तुका म्हणी येते जाईन सामोरा पुढती जेव्हा पंढरपूरहून वारकरी परत येतील तोपर्यंत मी त्यांची वाट पाहिन ते आल्यानंतर मी त्यांना दंडवत घालीन आणि विठ्ठलाच्या निरोपाची हकीकत विचारी मी त्यांच्याजवळ माझ्या विठ्ठलाला पत्र लिहून पाठवलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात ते वारकरी समोर येताच मी त्यांना सामोरं जाईन आणि त्यांना भेटेन रुडे महाद्वारी पाया खाली लो पायरी तैसे माझे होतो निरोप सांगो तील संतो पडे दंड काठी देह भलते लोटी तुका म्हणे बाळू लोळे न धरिता सांभाळू देवाच्या महाद्वारातील पाय देण्याची पायरी जशी शोभते त्याप्रमाणेच पंढरपूरला गेलेले वारकरी संत देवाला माझा दंडवत नमस्कार सांगून माझ्या पत्रातील निरोप सांगतील दंड किंवा काठी जशी पडते त्याप्रमाणे माझा ध्येय सुद्धा वाटेल त्या ठिकाणी साष्टांग नमस्कार घालत आहे तुकाराम महाराज म्हणतात बाळ जसे अंग न सांभाळता लोळते खेळते कुठेही गडबडा लोळते त्याप्रमाणे मी लोळत आहे असे माझे वर्तन ते निवेदन करतील तुम्ही संतजनी माझी करा विनवनी काय तुक्याचा न्याय त्याशी अंतरले पायू भाका बहुतारिती माझी किव काकुलते न देखी पंढरी तुका चरण विटेवरी सर्व संतांनी माझ्या वतीने देवाला विनंती करा की तुक्याकडून कोणता असा अपराध घडला आहे की ज्यामुळे त्याला तुमचे पाय अंतरले आहेत माझ्या वतीने देवाला पुष्कळ प्रकारे किव आणि करुणा भाका तुकाराम महाराज म्हणतात हे संतजन हो तुम्ही देवाला असे विचारा की तुक्याकडून असा काय अन्याय घडला आहे की पंढरी आणि विटेवर असले समचरण तो पाहू शकत नाही होईल कृपा दानू तरी मी येईन धावून होतील संतांची या आनंदे नाचो वाळवंटी घेण माते पुढे स्तनपानो करीन कोडे तुका म्हणे तापू हरती देखो निया बापू देवा जर तुम्ही माझ्यावर कृपादान केले तर मी धावत धावत पंढरपूरला येईन त्या ठिकाणी मला संतांच्या भेटी होतील आणि त्यानंतर मग वाळवंटामध्ये मी आनंदाने नाचेन मी आपल्या आई पुढे जाईन आणि कौतुकाने स्तनपान करीन तुकाराम महाराज म्हणतात माझा बाप पाहून माझे त्रिविध ताप नष्ट होऊन जातील परिसोनी उत्तरू जाब देई जे सत्वरू जरी तू होशी कृपावंतु तरी हा बोलवी पती तू नानी काही म्हणा करुणी पापाचा उगाना तुका म्हणे नाही काय शक्ती तुझे पायी देवा माझ्या पत्रामध्ये मी जो काही मजकूर लिहिला आहे तो सर्व ऐकून त्याचे ताबडतोब उत्तर द्या तू जर कृपाळू असशील तर मला पतिताला पंढरपूरला येण्याविषयी बोलाशील माझ्या पूर्वजन्मातील पापांचा नाश कर आणि यापुढे माझ्याविषयी कलुषित भाव मनामध्ये आणू नकोस तुकाराम महाराज म्हणतात देवा मला पतिताला पावन करण्याची शक्ती तुझ्या पायात नाही की काय हय कोणी या कीर्ती हयशी वाटते विश्रांती माते सुख डोळा पडे ते ते कोण लाभ जोडे बोलताये वाचे वीट नये जिव्हानाचे तुका म्हणी धावे वासना ते रस घ्यावे देवा तुझी कीर्ती ऐकल्यानंतर कानाला कशी विश्रांती मिळते त्याचे वर्णन मला करता येत नाही तुझे श्रीमुख पाहण्याचे सुख डोळ्याला भोगायला मिळाले तर त्यापेक्षा या जगामध्ये कोणताही महत्वाचा लाभ असणार नाही वाणीने तुझे गुणवर्णन करताना वीट येत नाही जीभ तर तुझ्या नामसंकीर्तनाच्या आनंदाने जणू नाचतेच तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे माझी वासना तुझे सुख घेण्यासाठी धावत असते किती करू शोकू पुढे वाढे दुखे दुख आता जानशी ते करी माझे कोनो मनी धरी पुण्य होते गाठी तरी का लागती हे आटी तुका म्हणे बळू माझी राहिली तळमळू देवा मी आता तुझ्यासाठी किती बरे शोक करावा दुखाने दुख वाढतच जाते आता तुला कळेल त्याप्रमाणे तू कर परंतु तुझ्याशिवाय माझे दुःख दुसरा कोणीही मनावर घेणार नाही आणि ते बरेही करणार नाही जर पुण्यपदरी असते तर मला एवढे कष्ट पडले नसते तुकाराम महाराज म्हणतात हक्काने तुझी प्राप्ती करून घेण्याची माझ्यामध्ये शक्ती नाही म्हणूनच मी तळमळ करीत बसण्याचे शिल्लक राहिले आहे करीला बाळी माझ्या दाताची कसाळी जातो एकदा मरवणू पाठीला गेलो हे जनू घरी लागे कळू नाही जात तो शितळू तुका म्हणे पोरवडे मज येतील रोकडे देवा या शोकाच्या भरामध्ये मी आपल्या देहाची हेसांड केली आणि सारखे बोलून बोलून हाताला जर श्रम दिले तर एखाद्या दिवशी मी फुकटच मरून जाईल कदाचित जिवंत राहिलो तर लोक मला वेडा वेडा म्हणून माझ्या पाठीशी लागतील आणि त्यातही घरी स्त्री पुत्राशी कलह सुरू झाला तर ते दिवस मला सुखासमाधानाचे जाणार नाहीत तुकाराम महाराज म्हणतात असा शोकाचा परिणाम वाईट झाला तर तात्काळ गावामधील पोरे वेडावेडा म्हणतील आणि माझ्या पाठी लागतील आता आशीर्वादू माझा असो सुखी नांदू मनशी कोणी तरी काळी आहे तशी माझी बाळी दुरी दुरांतरू तरी घेशी समाचारू नेशी कधी तरी तुका म्हणे लाजी हरी देवा आता तुलाच माझा आशीर्वाद असू दे तुला माझा आशीर्वाद घे आणि तू आहे त्या ठिकाणी सुखाने राहा असे केव्हा तरी कुणाजवळ तरी म्हणशीलच की मला बाळे आहेत आणि आम्ही कितीही दूर दूर असलो तरी केव्हा तरी आमचा क्षेम समाचार तू घेशीलच तुकाराम महाराज म्हणतात हे हरी केव्हा तरी तुला लाज वाटेल आणि आम्हाला पंढरपूरला घेऊन जाशील आता हे शेवटी माझी आई कावी गोष्टी आता द्यावा वचनाचं जाब फळे तैसा याचा आता कर करू पुढे न करे उत्तरू तू का म्हणे ठसा तुझा हे राखे तैसा देवा तू आता माझी ही शेवटचीच गोष्ट आहे तुला जसे कळेल त्याप्रमाणे माझ्या पत्राचे उत्तर दे आता यापुढे तुला करकर वाटेल अशी काही मी बोलणार नाही तुकाराम महाराज म्हणतात त्रैलोक्यामध्ये जे तुझे ब्रीद आहे त्याचे तूच रक्षण कर म्हणजे झाले बोलिलो ते आता काही जाणता नेनता क्षमा करावी अन्यायू पांडुरंगे माझे मायू स्तुती निंदा केली लागे पाहिजे साहिनी तुका म्हणे लाडू दिला तैसे पूर्वा कोडू देवा जाणता अजाणता मी जे काही बोललो आहे ते माझी आई पांडुरंगे माझ्या अपराधाची मला क्षमा कर माझ्याकडून जी काही स्तुती किंवा निंदा घडली ती तुला आता सहन केली पाहिजे तुकाराम महाराज म्हणतात जसा तुम्ही मला आपला लळा लावला त्याप्रमाणेच माझी कोड कौतुक सुद्धा पुरवा ही माझी तुम्हाला विनंती आहे माहेरीचा काय येईल निरूपू मनवनी झोपो नाही डोळा वाट पाही असू धरून या जीवी निढळा हे ठेवी वरी बाही बोटावरी मापू लेखिता दिवसू होतो कासा विसू धीर नाही काय निनू संता पडिला विसरू मी नवे सादर माय बापू तुका म्हणे तेथे होईल दाटणी कोण माझे आणि मना तेथे माझ्या माहेराहून मला काय निरोप येतोय या काळजीने माझ्या डोळ्याला झोप लागत नाही मनामध्ये आशा धरून कपाळावर हात ठेवून मी सारखी वाट पाहत उभा आहे बोटावर दिवस मोजित आहे जीव कासावीस होऊन गेला आहे आणि मला धीर धरवत नाही वारकरी संत माझे पत्र देण्यामध्ये विसरले की काय की माझे मायबाप पत्र घेण्यास तत्पर नव्हते मला काही समजेन असं झाले तुकाराम महाराज म्हणतात देवाजवळ खूपच गर्दी झाली असेल आणि त्या गर्दीमध्ये माझे कोण मनावर घेईल परी तू आही कृपेचा सागरू तो वर्यांतर पडून दे बहु कानदृष्टी आई के देखणा पुरोणी आजना उरलासे सांगितले विणे जाणे अंतरीचे पुरवावे जाते तैसे कोडू बहुमुखी कीर्ती आई केली कानी विश्वासही म्हणी आहे माझ्या तुका म्हणी नाही जात वाया विनू तो वचन बोलिलो ते अरे खरे तर माझा मायबाप हा कृपेचा सागर आहे त्यामुळेच तो मला कधी अंतर पडू देणार नाही त्याने माझे पत्र बघितले नसेल किंवा त्यामधील मजकूर ऐकला नसेल असे म्हणता येणार नाही कारण त्याला पुष्कळ कान डोळे असल्यामुळे तो सर्व काही ऐकतो आणि सर्वांना पाहतो तो एवढा व्यापक आहे की या त्रैलोक्याला व्यापून उरला आहे त्यामुळे न सांगता सुद्धा सर्वांच्या मनात ते त्याला जाणता येते त्याला सर्व काही समजते ज्याची जी इच्छा असेल ती तो पूर्ण करतो पुष्कळांच्या तोंडाने त्याची अशा प्रकारची कीर्ती मी माझ्या कानाने ऐकली आहे की देव भक्तांची कधी उपेक्षा करीत नाही आणि माझ्याही मनात तसाच विश्वास आहे तुकाराम महाराज म्हणतात आपले बोललेले वचन जो पाळतो त्याचे बोलणे कधीच व्यर्थ जात नाही यावरी न संचित आपुले कैसे ओढवले होईल पुढे करील विक्षेप धाडीचा मुळाशी किंवा धाडायचे तातडी हे जोवरी हे डोळा देखे वार करी तो हे बरोबरी करी चित्तू हास वाढविते बुद्धीचे तरंग मनाचेही वेग वावडते तुका म्हणे तेव्हा होतील निशळू इंद्रिय सकळो निरोपाने माझे प्रारब्ध कसे आहे हे मला माहीत नाही पुढे काय ओढवणार आहे हे सुद्धा काही कळत नाही मला आमंत्रण पाठवण्यामध्ये ते विघ्न आणेल किंवा लवकर धाडा अशी तातडी सुद्धा करील जोपर्यंत हे वारकरी निरोप घेऊन आलेले माझ्या डोळ्यांना दिसत नाहीत तोपर्यंत माझे हे चित्त कल्पनांचे उगीच श्रम करीत राहणार अशामुळे बुद्धीमध्ये अनेक प्रकारचे तरंग उमटतात मनाच्या चांचल्याचे विकारही वाढत जातात तुकाराम महाराज म्हणतात त्याचा निरोप येईल तेव्हाच माझी सर्व इंद्रिये शांत होऊन जातील होईल निरूप घेतला यावरी रावळा भीतरी जाऊन या करून यादधी मंगळ भोजनू प्रयाण शकुन सुमुहूर्ती होतील दाटले सदगदित कंठी भरते या पोटी वियोगाचे हे रे राभेटी आलिंगने केली समाधाने होती संती तुका म्हणे चाली न साहे मनासू पहाती कळसो परपरतू देवळामध्ये जाऊन वारकरी संतांनी देवाजवळ माझा निरोप सांगितला असेल परत फिरण्याच्या वेळी दहीभाताचे मंगलभोजन करून प्रयाण करण्यासाठी मुहूर्ताने शकून पाहून ते निघण्याच्या तयारीमध्ये असतील या श्रीहरीचा वियोग होणार म्हणून त्यांचा कंठ सद्गदित होऊन गेला असेल आणि त्यांना प्रेमाचे भरती आले असेल तिथून निघते वेळी एकमेकांनी एकमेकास आलिंगन देऊन परस्परांचे समाधान केले असेल तुकाराम महाराज म्हणतात घरी परत निघाल्यावर वियोग दुःख मनास सहन न झाल्यामुळे पुन्हा पुन्हा ते कळसाकडे पाहत असतील ऐशी ते सांगिली होईल पंढरी हेत वार होते वाटे देखील सोहळे होते आठवतो चालते ते मातो या केली आई केली होईल जे कथा राहिले ते चित्ता होईल प्रेम गरुड टके टाळ मृदंग पताका सांगते ते का एक सुख तुका म्हणी आता येथील वलाही हा लिंगुनी बाही देईन क्षम त्या संतांनी पंढरपूर क्षेत्र सोडले असेल आणि ते वाटेने परत येत असतील पंढरपूरमध्ये असताना यात्रेचे जे सोहळे त्यांनी पाहिले असतील त्यांची आठवण करूनच ते आता चालत असतील आणि त्याच गोष्टीची हकीकत ते एकमेकांना सांगत असतील त्यांनी तिथे जी कथा केली असेल ऐकली असेल त्यामधील प्रेमच त्यांच्या चित्तामध्ये स्थिर झाले असेल गरुड टका टाळ मृदंग पताका इत्यादी सर्व काही बरोबर घेऊन ते भजनामध्ये दंग होऊन एकमेकांना सुखावत असतील तुकाराम महाराज म्हणतात आता हे वारकरी संत लवकर येतील आणि त्यांना मी दोन्ही हाताने कवटाळून आलिंगन देईन क्षेम माय बाप पुषेन हे आधी न घाली हे मध्ये सुख दुःख न करी तातडी आपणापासून हा एकेन काळी सांगती ते अंतरीची संतो जाणतील गुजू निरोपतो मज सांगतील पायावरी डोई ठेवीन आदरी प्रीती पडी भरे आळिंगुन तुका म्हणे काया करीन कुरवंडी व वाळून सांडी त्यावरून पंढरपुराहून संत आल्यानंतर मी पहिल्या प्रथम माझ्या मायबापाचे कुशल विचारीन आणि मध्येच मी माझ्या सुखदुःखाच्या गोष्टी काढणार नाही मी माझ्याकडून उगीच उतावळेपणा सुद्धा करणार नाही ते जे काही सांगतील ते मुकाट्याने ऐकेन संत माझ्या मनातील रहस्य बरोबर जाणून मला मायबापाचा निरोप सांगतील मोठ्या आदराने मी त्या संतांच्या पायावर डोके ठेवीन प्रीतीच्या उमाळ्याने मी त्यांना आलिंगन देईन तुकाराम महाराज म्हणतात मी त्यांच्यावरून माझा देह ओवाळून टाकेन